अल्लाच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे يا أيها الذين آمنوا لا تقدموا بين يدي الله ورسوله واتقوا الله إن الله سميع عليم हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या पुढे पाऊल टाकू नका आणि अल्लाचं भय बाळगा अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे يا أيها الذين آمنوا لا ترفعوا أصواتكم فوق صوت النبي ولا تجهروا له ولا تجهروا له بالقول كجهر بعضكم لبعض أن تحبط أعمالكم وأنتم لا تشعرون हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे आपला आवाज नबी सल्लेला अलैहि वसल्लमच्या आवाजापेक्षा उंच करू नका आणि नबी सल्लेला अलैहि वसल्लम बरोबर उंच आवाजानं बोलू सुद्धा नका ज्याप्रमाणे तुम्ही आपापसात एकमेकांशी बोलता एखाद्या वेळी असं होऊ नये की तुम्ही केलं सवरलेलं सर्व वाया जावं आणि तुम्हाला कळू सुद्धा नये إن الذين يغضون أصواتهم عند رسول الله أولئك الذين امتحن الله قلوبهم للتقوى لهم مغفرة وأجر عظيم जे लोक अल्लाहच्या पैगंबराच्या हुजुरात बोलताना आपला आवाज खाली ठेवतात ते वास्तविकत तेच लोक होत ज्यांच्या हृदयांना अल्लानं विरुद्धसाठी पारखला आहे त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि महान मोबदला إن الذين ينادونك من وراء الحجرات أكثرهم لا يعقلون ولو أنهم صبروا حتى تخرج إليهم لكان خيرا لهم والله غفور رحيم हे पैगंबर सल्लेला वसलम जे लोक तुम्हाला खोल्यांच्या बाहेरून हाका मारतात त्यापैकी बहुतेक जण निर्बुद्ध आहेत जर त्यांनी तुमच्या बाहेर येण्यापर्यंत धीर धरला असता तर त्यांच्यासाठी बेहतर होतं अल्लाह क्षमा करणारा आणि परम दयाळू आहे فاسق بنبأ فتبينوا فتبينوا أن تصيبوا قوما بجهالة فتصبحوا على ما فعلتم نادمين हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे जर कोणी अवैज्ञाकारी तुमच्यापाशी एखादी बातमी घेऊन आला तर चौकशी करून घेत चला एखाद्या वेळी असं घडू नये की तुम्ही एखाद्या समूहाला नकळत हानी पोचवावी आणि मग आपल्या कृतीवर पश्चाताप करावा واعلموا أن فيكم رسول الله لو يطيعكم في كثير من الأمر لعنتم ولكن الله حبب إليكم الإيمان وزينه وزينه في قلوبكم وكره إليكم الكفر والفسوق والعصيان أولئك هم الراشدون चांगलं जाणून असा की तुमच्या दरम्यान अल्लाहचा पैगंबर मौजूद आहे जर बऱ्याचशा मामल्यात तो तुमचं म्हणणं ऐकत राहिला तर तुम्ही स्वतःच अडचणीत सापडाल परंतु अल्लाने तुम्हाला इमानचं प्रेम दिलं आणि त्याला तुमच्यासाठी हृदयाकर्षक बनवलं आणि कुफ्र आणि मर्यादा उल्लंघन आणि अवैधनेचा तुम्हाला तितकार आणला आहे असलेच लोक अल्लाच्या कृपेने आणि उपकाराने सन्मार्गी आहेत आणि अल्लाह सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे وإن طائفتان من المؤمنين اقتتلوا فأصلحوا بينهما فإن بغت إحداهما على الأخرى فقاتلوا التي تبغي حتى تفيء إلى أمر الله فإن فاءت فأصلحوا بينهما بالعدل وأقسطوا إن الله يحب المقسطين आणि जर इमानधारकांपैकी दोन गट परस्पराशी लढलेच तर त्यांच्या दरम्यान समेट घडून आणा मग जर त्यांच्यापैकी एका गटाने दुसऱ्या गटाची आगळीकी केली तर आगळीकी करणाऱ्याशी लढा येत पावेतो की तो अल्लाच्या आदेशाकडे परतून यावा मग जर तो परतून आला तर त्यांच्या दरम्यान न्यायानं समेट करा आणि न्याय करा की अल्लाह न्याय करणाऱ्यांना पसंत करतो इमानधारक तर एक दुसऱ्याचे भाऊ आहेत म्हणून आपल्या भावांच्या दरम्यान संबंध सुरळीत करा आणि अल्लाहचं भय बाळगा आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल يا أيها الذين آمنوا لا يسخر قوم من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 तुम्हाला एका पुरुष आणि एका स्त्रीपासून निर्माण केलं आणि मग तुमची राष्ट्र आणि जाती बनवली जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावं वास्तविकत अल्लाजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त इश्यूभिरु आहे निश्चितच अल्लाह सर्व काही जाणणारा आणि खबर राखणारा आहे हे बदावी म्हणतात आम्ही इमान आणलं यांना सांगा तुम्ही इमान आणलं नाही तर असं म्हणा आम्ही आज्ञाधीन बनलो इमान अद्याप तुमच्या हृदयात शिरलेला नाही जर तुम्ही अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लेला वसलम यांची आज्ञाधारकता स्वीकारली तर तो तुमच्या कर्म मोबदल्यात कोणतीही कमतरता करणार नाही खचितच अल्लाह मोठा क्षमाशील आणि परम कृपाळू आहे إنما المؤمنون الذين آمنوا بالله ورسوله ثم لم يرتابوا ثم لم يرتابوا وجاهدوا بأموالهم وأنفسهم في سبيل الله أولئك هم الصادقون खरोखर इमानधारक तर ते आहेत ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर इमान आणलं मग त्यांनी कोणतीही शंका ठेवली नाही आणि आपल्या जीवित वित्तानिशी अल्लाच्या मार्गात जिहाद केला तेच खरे लोक होत قل أتعلمون الله بدينكم والله يعلم ما في السماوات وما في الأرض والله بكل شيء عليم हे पैगंबर सल्लेला वसलम यांना इमानच्या दावेदारांना सांगा काय तुम्ही अल्लाला आपल्या धर्माची खबर देत आहात वस्तुत अल्लाह पृथ्वी आणि आकाशांच्या प्रत्येक वस्तूला जाणतो आणि त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे يمنون عليك أن أسلموا قل لا تمنوا علي إسلامكم بل الله يمن عليكم بل الله يمن عليكم أن هداكم للإيمان إن كنتم صادقين हे लोक तुमच्यावर उपकार दर्शवतात की त्यांनी इस्लामचा स्वीकार केला यांना सांगा आपल्या इस्लामचे उपकार माझ्यावर लादू नका तर अल्लाह तुमच्यावर आपले उपकार ठेवतो की त्याने तुम्हाला इमानची सुबुद्धी दिली जर खरोखर तुम्ही आपल्या इमानच्या दाव्यात खरे असाल إن الله يعلم غيب السماوات والأرض والله بصير بما تعملون अल्लाहला पृथ्वी आणि आकाशातील प्रत्येक गुप्त गोष्टीचं ज्ञान आहे आणि जे काही तुम्ही करत असता ते सर्व काही त्याच्या दृष्टीत आहे بسم الله الرحمن الرحيم अल्लाच्या नावाने जो सिम मेहरबान दयावान आहे قاف والقرآن المجيد काफ शपथ आहे महान कुराणची بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب किंबहुना या लोकांना आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की खबरदार करणारा खुद्द त्यांच्यातूनच यांच्याजवळ आला मग इन्कार करणारे म्हणू लागले ही तर अजब गोष्ट आहे أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ काय जेव्हा आम्ही मरू आणि माती बनून जाऊ तेव्हा दुसऱ्यांदा उठवले जाऊ हे पुनरागमन तर बुद्धीपलीकडचं आहे वास्तविकत जमीन यांच्या शरीरातून जे काही खाते ते आम्हाला ज्ञात आहे आणि आमच्याजवळ एक ग्रंथ आहे ज्यात सर्व काही सुरक्षित आहे किंबहुना या लोकांनी तर ज्यावेळी सत्य यांच्यापाशी आलं त्याचवेळी ते साप खोटं ठरवलं याच कारणानं आता ते गोंधळात पडले आहेत أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج बरं तर काय यांनी कधी आपल्यावरील आकाशाकडे पाहिलं नाही कशा प्रकारे आम्ही ते बनवलं आणि सुशोभित केलं आणि त्यात कोठे कसला रंध्रही नाही والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب आणि पृथ्वीला आम्ही अंथरलं आणि त्यात पर्वत रोवले आणि त्यात हर तऱ्हेच्या सुदृश्य वनस्पती उगवल्या या सर्व वस्तू डोळे उघडवणाऱ्या आणि बोधप्रत आहेत त्या प्रत्येक दासासाठी जो सत्याकडे रुजू होणारा असेल ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد आणि आकाशांमधून आम्ही बरकतवाले जल उतरवले मग त्यापासून बागा आणि धान्याची पिकं आणि उंच उंच खजुरीची झाडं निर्माण केली والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج ज्यांना फळांनी लगडलेले घड थरावर थर लागतात अशी व्यवस्था आहे दासांना रोजी देण्याची या पाण्यानं आम्ही एका मृत जमिनीला जीवन प्रदान करतो मेलेल्या माणसांचं जमिनीतून निघणं सुद्धा अशाच प्रकारचं असेल كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد यांच्यापूर्वी नूह अल इस्लामचे राष्ट्र आणि अर्नसवाले आणि समूद आणि आद आणि फिरोन आणि लूतचे भाऊ आणि ऐकावाले आणि तुब्बहच्या राष्ट्रातील लोकांनी सुद्धा खोटं ठरवलं आहे प्रत्येकानं प्रेषितांना खोटं ठरवलं आणि सरतेशेवटी माझी धमकावणी त्यांच्यावर लागू झाली पहिल्या वेळच्या निर्मितीला आम्ही असमर्थ होतो काय परंतु एका नवीन निर्मिती संबंधी हे लोक शंकाग्रस्त झालेले आहेत आम्ही मनुष्याला निर्माण केलं आहे आणि त्यांच्या मनात उद्भवणारे वसवसे सुद्धा आम्ही जाणतो आम्ही त्याच्या मानेच्या शिरीपेक्षाही ज्यादा त्यांच्या जवळ आहोत إذ يتلقى المتلقيان عن اليمين وعن الشمال قعيد ما يلفظ من قول إلا لديه رقيب عتيد وجاءت سكرة الموت بالحق ذلك ما كنت منه تحيد आणि आमच्या या प्रत्येक ज्ञानाशिवाय दोन नोंदणारे त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसून प्रत्येक गोष्टीची नोंद घेत आहेत कोणताही शब्द त्याच्या तोंडातून असा निघत नाही ज्याला सुरक्षित करण्यासाठी एक विद्यमान निरीक्षक मौजूद नसावा मग पहा ती मृत्यूकाळ सत्यानिशी येऊन ठेपली ही तीच गोष्ट आहे ज्यापासून तू पळ काढत होतास ونفخ في الصور ذلك يوم الوعيد وجاءت كل نفس معها سائق وشهيد لقد كنت في غفلة من هذا فكشفنا عنك غطاءك فبصرك اليوم حديد आणि मग नरसिंग फुंकलं गेलं हा आहे तो दिवस ज्याचं भय तुला दाखवलं जात होतं प्रत्येक इसम अशा स्थितीत आला की त्याच्याबरोबर एक हाकून आणणारा आणि एक साक्ष देणारा या गोष्टीपासून तू गाफील होतास आम्ही तो पडदा दूर केला जो तुझ्या पुढे पडलेला होता आणि आज तुझी दृष्टी खूप तीक्ष्ण आहे وقال قرينه هذا ما لدي عتيد ألقيا في جهنم كل كفار عنيد مناع للخير معتد مريب الذي جعل مع الله إلها آخر فألقياه في العذاب الشديد त्याच्या साथीदारानं सांगितलं हा जो माझ्या स्वाधीन होता हजर आहे आज्ञा दिली गेली फेकून द्या जहन्नममध्ये प्रत्येक कट्टर काफिराला जो सत्याचा द्वेष करत असे भलाईला रोखणारा आणि मर्यादांचं उल्लंघन करणारा होता शंकेत गुरफटलेला होता आणि अल्लाच्या समवेत कोणा दुसऱ्याला ईश्वर बनून बसला होता टाका त्याला कठोर यातनेत قال قرينه ربنا ما أطغيته ولكن كان في ضلال بعيد قال لا تختصموا لدي وقد قدمت إليكم بالوعيد ما يبدل القول لدي وما أنا بظلام للعبيد त्याच्या सोबत्यानं विनवलं हे प्रभू मी याला शिरजोर बनवलं नाही तर हा स्वतःच पराकोटीच्या पथभ्रष्टतेत पडलेला होता उत्तरादाखल फरवावलं गेलं माझ्या हुजुरात भांडण करू नका मी तुम्हाला अगोदरच वाईट परिणामापासून खबरदार केलं होतं माझ्या इथे शब्द बदलला जात नाही आणि मी आपल्या दासांवर जुलूम करणार नाही तो दिवस जेव्हा आम्ही जहन्नमला विचारू काय तू भरून गेलीस आणि ती म्हणेल काय आणखी काही आहे आणि जन्नत इशिरूंच्या जवळ आणली जाईल जरा देखील दूर असणार नाही हरमावलं जाईल ही आहे ती वस्तू जिचं तुम्हाला वचन दिलं जात असे त्या प्रत्येक माणसासाठी जो फार रुजू होणारा आणि खूप खबरदारी घेणारा होता مَّنْ خَشِيَ الرَّحْمَٰنَ بِالْغَيْبِ وَجَاءَ بِقَلْبٍ مُّنِيبٍ ادْخُلُوهَا بِسَلَامٍ ۖ ذَٰلِكَ يَوْمُ الْخُلُودِ जो न पाहताच रहमान अर्थात परमदयाळू अल्लाहला भीत असे आणि जो आसक्त हृदयानिशी आला आहे दाखल व्हा जन्नत मध्ये सुखरूपपणे तो दिवस शाश्वत जीवनाचा दिवस असेल तेथे त्यांच्यासाठी ते सर्व काही असेल जे ते इच्छितील आणि आमच्याजवळ त्यापेक्षा जास्त बरंच त्यांच्यासाठी आहे وكم أهلكنا قبلهم من قرن هم أشد منهم بطشا فنقبوا في البلاد هل من محيص إن في ذلك لذكرى لمن كان له قلب أو ألقى السمع وهو شهيد आम्ही त्याच्या अगोदर बऱ्याचशा राष्ट्रांना नष्ट करून टाकला आहे जे त्यांच्यापेक्षा खूप अधिक शक्तिमान होते आणि त्यांनी जगाच्या देशांना पालथं घातलं होतं मग काय ते एखादं आश्रयस्थान प्राप्त करू शकले या इतिहासात बोधप्रद धडा आहे त्या प्रत्येक माणसासाठी जो हृदय बाळगत असेल अथवा जो लक्षपूर्वक म्हणणं ऐकत असेल ولقد خلقنا السماوات والأرض وما بينهما في ستة أيام وما مسنا من لغوب فاصبر على ما يقولون وسبح بحمد ربك قبل طلوع الشمس وقبل الغروب आम्ही पृथ्वी आणि आकाशांना आणि त्यांच्या दरम्यानच्या साऱ्या वस्तूंना सहा दिवसात निर्माण केलं आणि आम्हाला थकव्यानं स्पर्श सुद्धा केला नाही म्हणून हे पैगंबर सल्लेला वसलम ज्या गोष्टी हे लोक बनवतात त्यावर संयम राखा आणि आपल्या रबच्या बरोबर त्याचं पावित्र्य गान करत राहा सूर्योदय आणि सूर्यास्तापूर्वी आणि रात्रीच्या वेळी पुन्हा त्याचं पावित्र्य गान करा आणि सजदे करणं पूर्ण झाल्यानंतर सुद्धा يوم ينادي المناد من مكان قريب يوم يسمعون الصيحة بالحق ذلك يوم الخروج إنا نحن نحيي ونميت وإلينا المصير आणि ऐका ज्या दिवशी दवंडी देणारा प्रत्येक व्यक्तीच्या जवळून पुकारेल ज्या दिवशी सर्व लोक उत्थान कल्लोळ ठीक ठीक ऐकत असतील तो जमिनीतून मृतांचा निघण्याचा दिवस असेल आम्हीच जीवन प्रदान करतो आणि आम्हीच मृत्यू देतो आणि आमच्याकडेच सर्वांना त्या दिवशी परतायचं आहे يوم تشقق الأرض عنهم سراعا ذلك حشر علينا يسير نحن أعلم بما يقولون وما أنت عليهم بجبار فذكر بالقرآن من يخاف وعيد जमीन भंग पावेल आणि लोक तिच्यातून निघून भरधाव पळत सुटले असतील हे उत्थान आमच्यासाठी फार सोपं आहे हे पैगंबर सल्लेला लावले वसलम ज्या गोष्टी हे लोक बनवत आहेत त्यांना आम्ही चांगलंच जाणतो आणि तुमचं काम यांच्याकडून जबरीनं म्हणणं मान्य करणं नव्हे फक्त तुम्ही या कुरांद्वारे त्या प्रत्येक माणसाला उपदेश करा जो माझ्या तंबीला भीत असावा अल्लाच्या नावाने जो सिम मेहरबान दयावान आहे والذاريات ذروا فالحاملات وقرا فالجاريات يسرا فالمقسمات أمرا إنما توعدون لصادق وإن الدين لواقع शपथ आहे त्या वाऱ्यांची जे धूळ उडवणारे आहेत मग पाण्याने भरलेले मेघ उचलणारे आहेत मग चपळतेने वाहणारे आहेत मग एका मोठ्या कार्याचे पावसाचे वाटप करणारे आहेत सत्य असं आहे की ज्या गोष्टीचं भय तुम्हाला दाखवलं जात आहे ती खरी आहे आणि कर्मफळ निष्पत्ती खचितच घडून येणार आहे शपथ आहे भिन्न भिन्न रूप असलेल्या आकाशाची अखेरच संबंधी तुमचं म्हणणं एक दुसऱ्यापासून विभिन्न आहे त्याच्यापासून तोच विमुख होतो जो सत्यापासून विमुख झाला आहे قتل الخراصون الذين هم في غمرة ساهون يسألون أيان يوم الدين يوم هم على النار يفتنون विनाश पावले कयास आणि तर्काने हुकूम लावणारे जे अज्ञानात कर्क आणि गफलतीत धुंद आहेत विचारणा करतात की अखेर तो फलनिष्पत्तीचा दिवस येणार तरी केव्हा तो त्या दिवशी येईल जेव्हा हे लोक अग्नीवर भाजले जातील यांना सांगितलं जाईल आता घ्या आस्वाद आपल्या उपद्रवाचा ही तीच गोष्ट आहे ज्याची तुम्ही घाई करत होता मात्र ईशुभिरू लोक त्या दिवशी उद्यानात आणि झऱ्यांच्या दरम्यान असतील जे काही त्यांचा रब त्यांना देईल त्या आनंदानं घेत असतील हे त्या दिवसाच्या येण्यापूर्वी सत्कर्मी होते रात्री कमीच झोपत असत मग तेच रात्रीच्या शेवटच्या प्रहरी क्षमायाचना करत असत आणि त्यांच्या मालमत्तेत हक्क होता याचकांचा आणि वंचितांचा पृथ्वीवर बऱ्याचशा निशाण्या आहेत विश्वास बाळगणाऱ्यांसाठी आणि खुद्द तुमच्या स्वतःच्या अस्तित्वात आहेत तुम्हाला उमगत नाही काय وفي السماء رزقكم وما توعدون فورب السماء والأرض إنه لحق مثل ما أنكم تنطقون आकाशांच्या मध्ये आहे तुमची रोजी सुद्धा आणि ती गोष्ट सुद्धा जिचं वचन तुम्हाला दिलं जात आहे तर शपथ आहे आकाश आणि पृथ्वीच्या स्वामीची ही गोष्ट सत्य आहे अशीच खात्रीलायक जशी तुम्ही बोलत आहात هل أتاك حديث ضيف إبراهيم المكرمين إذ دخلوا عليه فقالوا سلاما قال سلام قوم منكرون हे पैगंबर सल्लेला वसलम इब्राहिम अली इस्लामच्या बांध्यावर पाहुण्यांची कथाही तुम्हापर्यंत पोहोचली आहे जेव्हा ते त्याच्या इथे आले तेव्हा त्यांनी सांगितलं आपल्याला सलाम त्यांनी सांगितलं आपणास सुद्धा सलाम काही अनोळखीचे लोक आहेत فراغ إلى أهله فجاء بعجل سمين فقربه إليهم قال ألا تأكلون فأوجس منهم خيفة قالوا لا تخف وبشروه بغلام عليم मग तो गुपचूप आपल्या कुटुंबियांकडे गेला आणि एक भाजलेलं जाडजोड वासरू आणून पाहुण्यांच्या पुढे ठेवलं तो म्हणाला महाशय आपण खात नाही मग तो आपल्या मनात त्यांना भ्याला त्यांनी सांगितलं भिवू नका आणि त्याला एका ज्ञानी मुलाच्या जन्माची खुशखबर ऐकवली فأقبلت امرأته في صرة فصكت وجهها وقالت عجوز عقيم قالوا كذلك قال ربك إنه هو الحكيم العليم हे ऐकून त्याची पत्नी ओरडत पुढे सरसावली आणि तिनं आपलं तोंड बडवून घेतलं आणि म्हणू लागली वृद्धा वांझोटी ते म्हणाले हे असंच फरमावलं आहे तुझ्या रबने तो बुद्धिमान आहे आणि सर्व काही जाणतो